मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ஞான பணி ஹோ ताली सागती महान वृद्धपण ये ताली सागती महान मिळे जाने मुक्ती ऐसे जावे मज ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे जावे मज ज्ञान मिळे जाने द्यावे मन ज्ञान पतितांना कसा येऊ चरणा जवळी अपराधी घोर अपराधी घोर क्षमा करी क्षमा करी क्षमा करी भाविठ्ठला अंगी नाही त्राण क्षमा करी भाविठ्ठला अंगी नाही मत ज्ञान मिळे जान ऐसे घ्यावे मज ज्ञान मिळे जान मुक्ती ऐसे घ्यावे मत ज्ञान लेते म्हणे येता जवळी जीवनाचा अंत जीवनाचा तुझे रूप राहूने ती सोडिता मी प्राण तुझे रूप राहो नेत्री सोडिता मी प्राण मज ध्यान मिले जान मुक्ति ऐसे जावे मज ध्यान